आला नाहीत राणी साहेब अजून नाही आलं पण येतील एवढ्या <laughs> काय नेम तिचा काम वाढलं तर रात्र आहे भाषे तिला कंपनीतून यायला कंपनीत त्यांचं कामाकडे बी ध्यान लागत नसेल बघा कशावरून आपल्या बायकोची नवऱ्याने जेवढी काळजी घ्यायला हवी तेवढी त्या काळजी घेतात म्हणजे मला आपली बायको समजून अहो नाहीतर कोण एवढी काळजी घेणार हा नवऱ्याने कसं वागावं हे बायकापासून शिकवते सकाळी सकाळी सकाळी उठल्याबरोबर चहा करतात बर माझी यायची बी वाट बघत नाही दाढीचं सगळं सामान काढून ठेवत्यात आंघोळीची तयारी करत्यात ऑफिसात जायचे कपडे आणून देत्यात अहो अहो जेवल्यावर पान करून देत्यात कशी गुणाची लक्ष्मी आहे माझी बाई म्हणजे तुझा पगार या महिन्यापासूनच वाढवायचं ठरवलं वाटत तिनं पैशाच्या लोभाने गुण नाही गात मी जे खरं तेच सांगते उद्या त्याने मला कामावरून काढलं तरी एक बी शब्द वाईट निघायचं नाही माझ्या बाईंच्या बद्दल आणि माझ्याबद्दल तुमच्याबद्दल बद्दल अहो तुमच्याबद्दल बी कशाला बोलेन मी कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे तुमचा हम्म, ती लक्ष्मी आहे यात शंका नाही पण मी काही नुसता नारायण नाही तिच्या मानानं दरिद्री नारायण म्हणायला हरकत नाही मला बरं मी क्लबवर जातो बरं का लवकर म्हणावं तिला होय होय छान क्लबात जात होता वाटत मग काय तू येईपर्यंत सुस्तारे सोडीत बसू इथं आम्ही नाही वाटतो बसलो इतके दिवस आज जरा उशीर झाला कंपनीतून यायला चहा घेतला का हो आमच्या मॅडम पार्वती आहेत ना घरामध्ये हो मॅडम का बाकी तिला तुझा फार अभिमान आहे असायचा नाही म्हटलं बाई माणूसच आहे ती म्हणून नव्हे मग मग म्हणजे माझ्यापेक्षा तुला वीस पंचवीस पट पगार जास्त मिळतो म्हणून <laughs> काहीतरी आणि तुम्हाला नाही वाटत वाटत अभिमान मला हो हो तुम्हाला कोणत्या नवराला अभिमान वाटेल आपली बायको आपल्यापेक्षा पंचवीस पट पगार जास्त मिळवत असलेले पाहून अगं बाई <laughs> मग पुढल्या महिन्यापासून मालकांना सांगायला माझा पगार कमी करायला का काय तुम्ही तुमच्या साहेबाला सांगता तुमचा पगार वाढवायला <clears throat> आमच्या ऑफिसात वर्षाला दोन रुपये प्रमोशन मिळतं <laughs> आणि त्यापेक्षा जर पगारात वाढ करायला सांगितली तर पगारही जातो आणखी नोकरीही जाते कुबेर कुबेर माझा तुझेच सारे तुझेच सारे वैभव येते मूलतयाचे जगास वाटे मूलतयाचे जगास वाटे हो. हो. हो. करीतील हेवा करीतील हेवा सारे नवरे करीतील वा भाग्यवान मी नवरा माझ्या वडिलांचं दिसतंय कुणाचं बाप्पांचं हो अय्या काय काय झालं काय आत्ताच्या गाडीनं येत आहेत ना ते कुठे इकडे हो पत्र एक दिवस उशिरा आलेलं दिसतंय म्हणजे तू त्यांना पत्र लिहिलं होतं हो हो हो त्याचंच उत्तर हे तुम्ही म्हणत होता ना पत्र लिहू नको ते येणार नाही तुम्हाला पहा आता तूच पहा आता भलतच संकट उंडाले तू हे संकट कसलं त्यात अरे तुला अजून त्यांचा स्वभाव माहित नाही आपल्या लग्नाला देखील ते आले नाही आणि ती सिनेमात काम करायला रिलीज कळल्यावर काय त्यांनी पत्रात दिलं तो वाचलंच ना तू असं असताना त्याला पत्र पाठवून बोलवायला नको होतं आपल्या माहेरची माणसं येत असली तर आम्हा बायकांना किती आनंद होतो हो पण माझ्या माहेरची माणसं तू अजून पाहिली नाहीस ते काही बोलले तरी तिकडे लक्षच द्यायचं नाही म्हणजे झालं आणि हे पहा तुम्ही मात्र मी सांगते तसं वागा म्हणजे झालं बरं का हो ऐकायलाच पाहिजे तुझं <laughs> ऐकायलाच पाहिजे तुझं म्हणा माझ्यापेक्षा वीस पंचवीस पट जास्त पगार मिळवते आहेस ना ऐकून कसं काय चालणार तुझं बरोबर मी जातो आहो, आणखी सांगायचे तुम्हाला काय हुकुम आहे हुकुम? हुकुम <laughs> हुकूम तुम्ही मला करायचा मी नव्हे का म्हणजे त्यांना कळून येईल की आपली सून जरी नटी असली तरी आपल्या मुलाच्या ताब्यात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याशी भांडायचं नाही आणखीन काही हुकूम गाडीची वेळ झाली स्टेशनवर जा आता <laughs> खरंच पण खरंच गेलं पाहिजे का स्टेशनवर वर जायला नको का तुमच्या माहेरची मंडळी येणार आहेत ना बरं <laughs> हीच का दिवसाची बायको है हिला कोण घेणार सिनेमात कोण का तू मी व्हय अहो मी पार्वती सैपाकी सैपाकी म्हणे आणि तो दिवटा कुठे गेला गेला असेल बायकोला पावडर आणायला तिच्या बुटांना पॉलिश करून आणायला स्टेशनवरच गेले आहेत ते का पळून गेली की काय त्याची बायको अहो बाई कशाला जातील तुम्हालाच आणायला गेलेत नव का मग काय ग आम्ही काही दिसलो नाही त्याला स्टेशनवर आम्हाला सांगायला गेलाय म्हणे अगं वा ग वा अगं चल ग तो कसला येतोय स्टेशनवर आणि ही ही ही फुट्टाणी कुठे गेली गेली असेल डायरेक्टरा बरोबर सिनेमा पाहायला छे छे बाई आता खाय भारती हा ना बघ बघ आता कशी नटून थटून येईल बिन बाह्याचं फुलक बिन काष्टाचं पातळ पदर एका खांद्यावर लो तो आहे एका हातात दोन तीन डझन बांगड्या दुसऱ्या हातात नाजूकसा रिस्तवार तोंडाला पावडर थापलेली ओठाला अगं बाई आलीच वाटतं अष्टपुत्रा सौभाग्यवती आई बघ बघ कशी ऍक्टिंग करते आहे ती हे भेटले नाही स्टेशनवर अगं बाई हे का नाव नाही वाटतं घेत नवऱ्याचं कोकणात घेतात कोकणात घेत नाही पण म्हटलं मुंबईत फॅशन असेल ती आणि त्यातून सिनेमातला बायका सिनेमात गेला म्हणजे बायकांनी मर्यादा सोडायला हवी असं थोडंच आहे घर शोधायला त्रास पडला असेल नाही छे छे अगं तुझं घर म्हटल्याबरोबर बरोबर आणि सोडलं इथे फार फार नामांकित माणसं तुम्ही नाही पत्र जरा एक दिवस उशिरा मिळाला हो, हो, हो. पण ऑफिसातून आल्याबरोबर लागली स्टेशनवर गेले म्हणजे दादा ऑफिसात जातो तर आम्हाला वाटलं होतं घरातच बसून असेल घरात बसून कसं चालेल पुरुषांना का का का का गो हा अगं तू एवढी मोठी पगारवाली बायको असताना त्याला कशाला हवी आहे नोकरी हा माझी बायको जर सिनेमात जाणारी काय, किती वेळ थांबायचं ग हो हात पाय धुवायचे आम्हाला हो, हो, हात का जरा चला ना तुमच्या खोलीला लागूनच बाथरूम आहे या म्हणजे आमच्यासाठी निराळी खोली घेऊन ठेवली आहे वाटतं बरोबरच आहे आम्ही कोकणची भिक्कारी माणसं कशी शोभणार या महाला छे छे हा सगळा बंगलाच आहे ना आपला निराई खोली काही भाड्याने घेतली नाही अरे पण हा एवढा मोठा सबंध बंगला कशाला गावा तुम्हा दोघांना कंपनीतली माणसं येत असतील की राहायला का त्यांना आपापली घर नाही मग काय ग कशाला का एवढा मोठा बंगला तुम्हा दोघांसाठी अगं घेईनात का आपल्याला कशाला हवी चांभार चौकशी नाहीतर काय चार दिवस तर काढायचेच आपल्याला हो. जन्मभर थोडंच राहायचं इथं चार दिवस मी निदान महिनाभर तरी ठेवून घेणार आहे तुम्हाला चार महिने नाही का म्हणे महिनाभर तरी राहून घेणार आहे तुम्हाला चार दिवस आम्ही आबरूने काढले इथं म्हणजे मिळवले म्हणते मी हो नाही तर उठल्या बसल्या आम्हालाच कामं करायला लागायची कुठे कचरा काढ कुठे भांडी घाल तुम्हाला कशाला करावी लागणार काम घरात नोकर नाहीत का आणि ते नसले तरी मी आहेस की हो, हो मी आहेच की अगं तू एवढी मोठी पगारवादी नाजूक नटी तू काय अशी घरातली क्षुल्लक काम करायची छे छे तू म्हणजे पंधर वारा घेत पडायचं डायरेक्टरा बरोबर मोटारीत हिंडायचं आणि ते सिनेमे पाहायचे नाटक पाहायची आणि आम्ही आम्ही घरातला खेळ कचरा काढायचा बर हो. बर असू दे जाऊ दे काय गो काय कधी नवऱ्याबरोबर बाहेर फिरायला वगैरे जातेस का हो त्यांना सुट्टी असली म्हणजे जाते कधी कधी असो नवऱ्याबरोबर जाते पण एरवी कंपनीच्या मालकाबरोबर नाही तर डायरेक्टराबरोबर जात असेल की छे काम संपलं की मी लगेच घरी येते आव तर अगदी पतिवृत्तीचा अंत्य आहे नटीच आहे सगळं ऍक्टिंग करायला हवं जाऊ द्या हात पाय द्वारा चलता ना हो हो म्हणजे झेबूची ट्रंक हो, हो. तुम्ही नका घेऊ राहू द्या ना पार्वती ए पार्वती आले आले बाई काय बाई ही ट्रंक वळकटी आत नेऊन ठेवू बघू होय या चला चला पाहिलीस ना <laughs> हो. आणि केवढं मोठं देऊळ तयार केलंय माहितीये दगडाचं नाही नुसतं लाकडाचं आणि हो. कपड्याचं आणि केवढे ग बाई रखरखीत दिवे असतात तिथं मी जरा एका दिव्याच्या बाजूने गेले तर एकदम चटकात बसला बघ अंगाला <laughs> तू कशी ग तासन तास उभी राहतेस त्या दिव्या पुढे बहिणी त्याने तर चांगले चार पाच दिवे ठेवले होते तुझ्यासमोर अं, उगीच नाही महिन्याला पंधराशे रुपये पगार मिळत <laughs> अंगाची चांबडी भाजून घ्यावी लागते हो आणि तो मालक मारक मोठा सभ्य माणूस दिसता मला तुझ्यावर भारी जी दिसताय आता असणार हो अगदी मुलीसारखा वागवतो मला आपल्या मुलीसारखा मग काय बायकोसारखा समजलीस तू अगं वाग तू म्हटलं तू एकटीच कंपनीत जातेस तिथं काय करीत असशील कोण जाणे पण नाही तुझ्याबद्दल सगळ्यांनाच एक प्रकारचा आदर दिसला मला तिथे आपण व्यवस्थित वागलं म्हणजे बाकीची माणसं वाटेला जात नाहीत आपल्या काही काही बायका चहाटाळपणा करतात त्यांच्या हो. त्यांच्याबरोबर तेही तसेच वागतात हो. मला नाही वाटत सिनेमा कंपनीतच माणसं बिघडतात आणि इतर ठिकाणी ती बिघडायची राहतात <laughs> काय गो सून बाई हे अगदी खरं सांगतेस का ग हो ना का ते आपलं ऍक्टिंग करते आहे <laughs> म्हणजे मी नटी झाले हा गुन्हा झाला म्हणायचा होत म्हणते मी मग काय ग तुला कशाला जायला होतं सिनेमा सांगू हो, हो सांग सांगत म्हणते मी एक वर्षापूर्वी यांची नोकरी गेली रोज तर तू ऑफिसात जातो म्हणतो गेल्याच महिन्यात त्यांना पुन्हा नोकरी लागली पण त्यांची नोकरी गेल्यापासून आम्ही आठ महिने कशा परिस्थितीत काढले याची तुम्हाला कल्पना सुद्धा येणार नाही वीस रुपयाच्या दोन खुल्यात राहत होतो आम्ही पण सहा महिने झाले तरी यांचं कुठे जमेना सहा महिन्याचं भाडं थकल्यावर एक दिवस चाळीचा भैया आला आणि आणि काय झालं आणि त्याने आमचं सामान बाहेर काढलं अगं पण मला का नाही कळवलं पत्रानं मी नसते का पैसे पाठवले होय मीही त्यांना म्हटलं की मामनजींना पत्र लिहा पण त्यांचा स्वभाव किती मानी आहे याची मला त्यावेळी कल्पना आली माझ्याशी लग्न केल्यापासून तुम्ही त्यांचं तोंड देखील बघायचं नाही अशी प्रतिज्ञा केली होती अगं पण मी ती मोडली असती अशा वेळी का त्यानं आम्हाला कळवलं असून राहायचं रेडे पण त्याने ठरवलं होतं की उपाशी राहावं लागलं तरी हरकत नाही पण घरी पत्र पाठवणार नाही मी मग राहत होता कुठं तुम्ही तुम्हाला सांगायला देखील लाज वाटते मला एका बिल्डिंगमध्ये तळमजलेला जिन्याच्या बाजूला एक खोली होती पाच रुपये भाड्याने आम्ही ती घेतली होती त्याने हातातली अंगठी विकली सोन्याची बटणं त्यांना लग्नात कुणीतरी दिली होती तीही त्याने विकली ते नको नको म्हणत असता माझ्या जवळचे सहारं सोनं मी विकून टाकलं मंगळसूत्राच्या मण्याखेरीचे एक फुटकी कवडे देखील माझ्यापाशी राहिली नाही त्यातच ते आजारी पडले आणि ते मात्र माझा धीर सुटला बावीस दिवस त्यांचा ताप काढला नाही काय बावीस दिवस आणि मग ते इतके अशक्त झाले डॉक्टर ओळखीचा होता म्हणून त्याने औषध तरी दिलं नाहीतर नाहीतर काय झालं असतं परमेश्वरालाच माहीत अगं अगं मग त्याला टॉनिक नाही का सुरू केलं टॉनिक त्या टॉनिकसाठीच मी सिनेमा कंपनीत गेले काय त्यासाठी गेलीस होय वाईट केलं का मी हे का सांग ना आता ते माझ्यावर खूप रागवले पण मी त्यांना म्हटलं आजपर्यंत मी तुमचं ऐकलं आता तुम्ही एकदाच माझं ऐकायला हवं मी आपला हट्ट सुडीत नाही हे पाहिल्यावर अगदी नाही राजाने त्याने माझं म्हणणं कबूल केलं अगं म्हणून काय पुरुषांनी आपल्या बायकांना नोकऱ्या करायला पाठवावं गिरण्यात मजूर लोकांच्या बायकांना नाही का काम करेल अरे खरंच की आम्हा बायकांच्या अंगी ही काही कला असली तर त्याचा उपयोग करून संसाराला हातभार लावायला काय हरकत आहे म्हणते मी काही हरकत नाही काही हरकत नाही शाबा शाबा तुझा सासरा असल्याबद्दल आज माझी छाती दोन इंच पुढे आली आहे येईल नाही तर काय थांबा येऊ दे त्याला घरी विचारतेस त्याला छे छे छे अगदी विचारू नका का नको मी एवढा पगार मिळवते म्हणून आम्ही सुखाने राहू शकतो ही जाणीव त्यांना चुकून सुद्धा होऊ नये म्हणून मी डोळ्यात तेल घालून जपत असते पण तुम्ही त्यांना बोलला तर त्यांना ही जाणीव तू राहणार नाही आणि माझा एवढा एवढा चित्रपट पुरा होऊ दे आणि मग तू नोकरी सोडणार की काय हो, हो त्यांच्यासाठी तो कशाला तुला सोडायला सांगणार माझ्यामुळे त्यांना कसलंही दुःख झालेलं मला आवडणार नाही वेळेस की काय तू त्या गारवाला काय कळतंय अगं आम्हाला सुद्धा प्रथम खूप राग आला होता पण आता इथं महिनाभर राहून तुमचा बारीक सारीक संसार बघितला आज कंपनीतला व्यवहार बघितला आणि आम्ही एकदम ठरवलं की तू शहाणी आहेस आणि आम्ही मूर्ख होतो तुमचं मत जसं पालटलं तसं उद्या त्यांचंही मत पालटणार नाही कशावरून म्हणजे त्यांना पूर्वी काही वाटत नव्हतं पण उद्या त्यांच्या मनात कुणी भरवलं की माझ्या जीवावरती ऐश्वर्याने सुख भोगतायत तर त्यांना मरण प्राय दुःख होईल त्यांचा मान दुखावला तर ते आपलं पोट सुद्धा मारते म्हणून मी नेहमी भीत असते की त्यांना जरा सुद्धा असं वाटू द्यायचं नाही आत्ता लक्षात आलं त्याच्या कपाळाला नेहमी आशा का असतात त्या अगं आल्या दिवसापासून आम्ही त्याच्यावर हात भडीमार करतो ना म्हणून जरा राय जरा एवढंच त्यातलं तरी मी त्यांचा राग काढू शकेन हो तशी तू मोठी जादूगारी नाहीस <laughs> आता आम्ही इथून गेलो की नाही म्हणजे सगळं काही नीट वळणावर येईल तुम्ही इतक्या लवकर गेलेच पाहिजे का आठ दिवस राहिला असता म्हणजे आलं लक्षात आलं लक्षात तुझा तू सिनेमा लागायचा नाही का त्यासाठी नाही बाप्पा ती राहायला सांगत मग अहो तिचा थिएटरात सन्मान व्हायचा आहे ना अरे हो त्यासाठी मात्र राहायला हवं होतं खरं आमच्या सुनबाईचा गौरव तरी बघितला असता तुमच्या सुनबाई म्हणून तुमच्या गळ्यात एखादा हार पडला असता काही नको आहे तिचा नवरा त्याने पाहिलं का पोचला आम्हाला हो त्याला मात्र जाताना बजावून ठेवलं पाहिजे की तू ही हिच्याबरोबर तिथे जा तिथे काय काय होतं कोण कोण काय काय बोलत ते सगळं सविस्तर लिहून कळव ताबडतोब वाटलं तर तारक <laughs> तारेला सविस्तर कसं काय कळवता येणार अरे चा म्हणजे हे चुकलंच का आमचं हो, <laughs> जाऊ द्या जाऊ द्या काय गो सोनबाई काय नाही म्हटलं आम्हाला इथं येऊन आता इतके दिवस झाले हो. पण कधी एक दिवस स्वस्थपणाने एखादं छानस गाणं म्हणून दाखवलं का ग तुम्ही कुठे मला म्हणायला सांगितलं आता सांगतो ना हो, म्हण म्हण. म्हण <laughs> रमणा मन मनरमणा गास म्हणजे तसं पण आले नाहीत बाई नाही ग किती वाट पाहत होती मी त्यांची ऑफिसात जाताना मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं होतं लवकर या आपण बरोबरच जाऊ म्हणून पण घरी आले नाही आणि तिथंही आले नाही खरं सांगू बाई तुम्हाला त्यांच्या मनातनंच नव्हतं बघा या चल चल असं काय म्हणते चुकीच नाही तर काय तुम्ही त्यांना किती बोलवीत होता पण त्यावेळेला ते कसे जबाब देत होते बघितलंच नाही तुम्ही तरी देखील मला वाटत होतं ते आल्याशिवाय राहायचे नाहीत म्हणून हां ऑफिसात काहीतरी काम निघाल्यासारखं त्यांना पार्वती अहो अशा वेळी कसलं काम नि कसलं काय अहो माझा नवरा असता तर काम सोडून आला असता बाई खरंच का गं पार्वती नाही तर खरंच त्याने यायला होतं थिएटरात अगं किती लोक आले होते म्हणून सांगू तुला आणि आणि एकेकाने माझी इतकी स्तुती केली म्हणून सांगू मला तर वेळ अगदी लाजून लाजून पुरे वाट मला तर याया होत ते बघितलंस तर माझ्या बाळचं कौतुक अगं काय सांगू तुला अगदी स्पर्धा चालली होती सारा जण काय म्हणे यांचं गाणं ऐकत राहावस वाटत दुसरा म्हणतो सिनेमा सृष्टीत यांच्या आगमनानं नवयुग सुरू झालं तर तिसरा म्हणतो परदेशातल्या नामांकित नटीने देखील यांच्यापासून अभिनय शिकावा बाई बाई बाई अशी स्तुती केली म्हणतेस माझी एकेकानं आणि आमच्या कंपनीच्या मालकाने तर इतके गुण गायले की मला वाटलं स्टेजवरून उठून पळून जाऊ म्हणाले यांचा कित्ता जर सिनेमातल्या सर्व बायका आपल्या डोळ्यापुढे ठेवतील तर ह्या धंद्याबद्दल ज्या घाणेड्या समजुती पसरल्या आहेत ना त्या नाही होऊन सृष्टीने महासृष्टी म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवन म्हणतो <laughs> बाई बाई बाई बाई माझ्या कामाची माझ्या वागण्याची इतकी तारीफ केली त्याने आणि अखेर तर म्हणाले माशी म्हणू देवता मला सांगते की ही भ्रष्ट देवता आहे तेव्हा जो टाळ्यांचा कडकडाट झाला आणि जी आरडा ओरड झाली <laughs> हे हवे होते पाहायला खरं किती आनंद झाला असता त्यांना हो. आणि माझ्या गळ्यात हार घालायला आणला ना तेव्हा तर लोकांनी खूप ओरड केली म्हणजे मिस्टर मराठ्यांना त्यांच्या गळ्यात हार घालायला सांगा तेव्हा तर मला इतकं वाईट वाटलं सांगू पार्वती अगं बाहेरच्या हजारो माणसाने किती आपली स्तुती केली होय तरी आपल्या माणसांचे तोंडचे शब्द ऐकून जो आनंद होतो त्याची कशाची तुलनाच करता येत नाही बघ बाई काय हो मेडे मेडे मेंढर बाई सोन्याचं का हो हे नाही हे <laughs> पार्वती किती छान आहे बाई बाई तुम्ही देखून भाषण केलं का हो मी अगं तोंडात एक शब्द फुटेल ते शपथ लोकांनी खूप उरड केली आमचे मालक पण म्हणाले आपण चार शब्द बोला ना म्हणून पण मी म्हटलं एक शब्द देखील सुचत नाही यावेळी इतकी लाजून गेले होते <laughs> अगं स्तुती म्हणून तरी किती ऐकायची पार्वती कुणी बाई तोंडावर स्तुती करायला लागलं की नाही म्हणजे कसंच होतं बघ आणि त्यातल्या त्यात मला तर अगदी विचारू नको केव्हा एकदा तिकडून पळून येते असं झालं होतं मला पण लोक सुटतात हो सारखी आरडाओरड होती त्यांची चालू शेवटी एक गाणं म्हणून दाखवलं तेव्हा तिथून माझी सुटका झाली बाई अहो बाई काय हो मला तरी ते गाणं म्हणून दाखव म्हणजे मला तरी पतावल्यासारखं वाटलं वागे तू बरीच आहेस की ग पार्वती बाई गाणं म्हणून दाखव मला कशापाई कोण म्हणून दाखव हे पार्वती रागू नकोस ग म्हणून दाखवते हा तेच गाणं म्हणून दाखवते बघ तेच म्हणत हो ऐक हा गाणं म्हणून दाखवलं तेव्हा कुठं लोक शांत झाले तरी मला तिथून घरी यायला इतका वेळ लागला बघ अगं किती जण माझ्या ओळखी करून शिवू लागले नावं देखील लक्षात नाहीत माझ्या कुणी कुणी मला हे प्रेझेन्स दिला बघ आणि मला आपल्या घरी चहाला याची तर इतक्या जणांनी आमंत्रणं दिली की मी सगळ्यांच्या घरी चहाला जाईन तर एका हॉटेलातला सगळा चहा माझ्या पोट्यात गेल्याचं श्रेय मिळेल मला <laughs> आणि बरं का ग पार्वती एक लहान मुलगी होती बरं का ती तर मला पाहून इतकी काही भारून गेली मला म्हणाली तुम्ही जरी एकदाच आमच्या घरी येऊन जाल तर अगदी धीर येऊन घेण्यासारखं वाटेल हो आम्हाला तरी काय खोटे आहे बाई तू तुम्ही तसा हो का आता तू देखील स्तुती करायला लागलीच वाटतं तोंडावर म्हणजे आटोपलंच म्हणायचं मग मला कोणाची भीती आहे खरं सांगू बाई मी तुमच्या घरची सैपाकी नसले तरी अगदी पाठच्या बहिणीवानी मानते मी तुम्हाला चला चला अगोदर तुमची दृष्ट काढून द्या मला <laughs> अगदी कुकुला बाळच की नाही मी दृष्ट काढायला काही बी ऐकू नका तुम्ही माझा बरं बरं पार्वती काढा मग पण आता आपण एक गंमत करूया कोणाची यांची हा अजून आले नाही ते बघ आता ते आले की नाही म्हणजे मी बाहेरच येत नाही त्या खोलीत बसते गळ्यात हार घालून. <laughs> बाई हा बाई हे तुमचं मेंढर ते पण तसंच लावून ठेवते ते आले की नाही म्हणजे तूच येऊन दरवाजा उघड हो, हो. मी मुळीच बाहेर येत नाही बघ हो. आणि बाई मला विचारलं तर काय सांगू होतेस मी तुला विचारलं तर होय सांग म्हणा अजून आल्याच नाही होय त्या खोलीतून गंमत बघे ना त्यांची आणि ते कपडे काढायला आत आले की नाही म्हणजे अगदी पुतळ्यासारखे गप्प बसून राहील खुर्चीवर <laughs> डोळ्याची पापणी देखील हलवणार नाही बघ आणि मग बघा कशी गंमत करते ती एका माणसाची ते म्हणजे असू नकोस पार्वती नाहीतर सारा भेद फुकट मी कशा पाहिजे असू मी आपली दार उघडीन नको नको नको तसं नको ग पार्वती तू कुठून तरी चोरून बघ वय काय पण केव्हा येणार ग ते मला सांगून गेलेत वय आता आल्यावर मी त्यांच्यावर खूप रागवेन बघ अगं बाय बाई तुम्ही पुतळ्यावर गप्प बसून राहणार होतात ना त्या खोली हो की ग विसरलीच की मी पार्वती काय काय करू ग रागू का गप्प बसू म्हणजे काय खरंच रागवणं नको बाई किती आनंदात आहे मी यावेळी अशा वेळी आपल्याच माणसावर रागवायचं म्हणजे पण ते का आले नाहीत ग थिएटरात मला काय माहित बाई मी जर त्यांचा नवरा असते की नाही तर त्यांचं कौतुक पाहिलं गेल्याशिवाय मुळीच राहिले नसते नवरा झाल्यावर मन कसं असतं माहित आहे ना तुम्हाला त्यात काय ग फरक होणार बाई माणूस आहात बाई तुम्ही मग बापेंची मन काय आपल्या मनी असतात काहीतरीच बोलतोस तू पार्वती अगं मा म्हणजे म्हणत नव्हते का आपल्याला राहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं ते नाहीत का ग पुरुष आता त्यांना खूप मोठ पत्र लिहायला हवं ज्ञानास लिहायला सांगितलं होतं त्यांनी पण हे आलेच नाहीत हो. किती रागवतील मामनजी हे माझ्या बरोबर गेले नव्हते म्हणून कळलं तर पण त्यांना मी लिहिणारच नाही काय बी की हे पण माझ्या बरोबर आले होते आले होते बरोबर आले होते पण त्यांना ऑफिसात खूप काम असतं म्हणून मीच पत्र लिहिलंय <laughs> पण पार्वती काय हो अगं आपलीच तरी आपणच कशी लिहायची त्यात काय झालं बाई खरं आहे ते लिहायला काय हरकत आहे नाही ना पार्वती आणि आले आले आले बाई, घ्या, घ्या, घ्या, हे चला दोघं नको नाही, नाही. मला सगळं घेऊन बाई. हा, दे दे दे दे लवकर ते मिळेल दे ना हा पार्वती पार्वती काय मला जेवायचं नाही रात्री हं? मग नुसती चपाती खाणार काही खायचं नाही मला हं? कापी काही नको म्हटलं ना जा तू इथून कानात बोळे घातले पडतात अहो राजेश्री मी काय विचारते ऐकलं का नाही म्हटलं जरा पाहत रे इकडे काय हा हार पाहिला का गळ्यातला हा तुरा हे मेड बघितलं का ही ही काही वाटतं का पहा कौतुक म्हणून करायला नको आपल्या बायकोचं कौतुक करायला जगात इतकी माणसं असल्यावर माझी काय जरुरी पण मला वाटतं ना की आपल्या माणसांना गोडस हसून आपल्याकडे पाहावं दोन गोडशे शब्द कानात गुणगुणावे ऐकू आले पाहिजेत न ते बोलून तर पहा उगाच कशाला नावं ठेवायची एक अक्षय बोलायचे मला तुझ्याशी राग आला वाटतं माझा लवकरच आले मी तिकडून हे हे पाहिलं का कुणी कुणी मला काय काय दिलंय ते मला काही पाहिजे नाही मच्छर वाटला वाटतं माझा मच्छर नाही तर काय हे नुसतं पाहूनच जर तुम्हाला असं वाटायला लागलं तर मला वाटतं तिथं आला असता तर स्टेजवरून ओढूनच नेली असते मला फरफटत तेच तेच करायला हवं होतं काय सन्मान करतात म्हणे काय काय एवढा मोठा प्रचंड पराक्रम केला चित्रपटात आजपर्यंत कोणी चांगली कामं केली नाहीत कशाला हवं तेवढं कौतुक करायला हा ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे तुम्हाला मी कधी गाणं म्हणून दाखवलं तर त्यावेळी तुम्ही माझं खूप कौतुक करीत होता केला असेल पण त्याचा असा जाहीर गवगाव कशाला करायला हवा होता काय एकेकानं गुण गाड्यात चढवून चालवली होती एक म्हणतो की अशी नटी आजपर्यंत झाली नाही तर दुसरा म्हणतो सिनेमा सृष्टीत नवयुग सुरू झालं तर तिसरा म्हणतो की ही शाप भ्रष्ट देवता आहे <laughs> तिला काय सुमार तुम्ही आला होता त्याशिवाय म्हणत नाही मी कुठं बसला होता मला कुठं दिसला नाही ते त्यावेळी त्यावेळी मी कुठून दिसणार तुला मुद्दामच मी एका बाजूला कोपऱ्यात बसलो होतो तिकीट का मग काय तुझा नवरा म्हणून सांगून फुकट बसणार मी काय झालं असतं सांगितलं असतात म्हणून इतकी स्वतःची मानहानी करून घ्यायची इच्छा नव्हती मला मानहानी माझा नवरा म्हणून सांगणं तुम्हाला मानहानीचं वाटलं एकदा नव्हे शंभर म्हणेन मी आजपर्यंत तुमची बायको म्हणून सांगण्यात मला कधीच वाटली नाही मानहानी तू स्त्री आहेस मी पुरुष आहे बायकोच्या नावावर खपणं पुरुषाला कधीही सहन होणार नाही एवढ्यासाठीच ऑफिसात जाताना मी तुम्हाला इतका आग्रह केला तरी तुम्ही माझ्याबरोबर आला नाही आणि तिकीट काढून एवढ्या गर्दीत एका कोपऱ्यात बसलात माझ्याबरोबर येऊन माझ्या शेजारी बसायची लाज वाटली तुम्हाला बरोबर तुझा नवरा म्हणून माझी शोभा करून घ्यायची नव्हती मला तुझ्या नावावर मी खपावं तुझ्यामुळे लोकांनी मला ओळखावं कस कसं कसं सहन होईल मला हे पूर्वी मला याची कल्पना होती बाप्पाने माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं शेवटी जाताना तुझ्यावर ते भाळून गेले तरी तरी मी मात्र त्यांचा शब्द विसरलो नाही आणि आज आज मी या डोळ्याने सगळा प्रकार पाहिला जाताना बाप्पाने तिचे खूप गुण गायले आज लोकही गात होते पण त्याबरोबर त्याबरोबर मी किती नालायक ठरतोय आहे याची मला कल्पना आली तू जितकी उंच उंच जाते आहेस तितका तितका मी खाली खाली जातो आहे तुम्ही उंच उंच फराऱ्या मारू नये म्हणून तुमच्या मार्गात मी कधी आले होते ते करायचं सोडून तुम्ही मलाच खाली उडू पाहता कारण तू माझी बायको आहेस मी तुझी बायको नाही पुरुषाच्या पुरुषाच्या मनानं तू या साऱ्या प्रकाराकडे पहा म्हणजे म्हणजे माझ्या यातना तुला कळून येतील पण मी तुमच्यापेक्षा मोठी आहे असं दाखवणारी एखादी लहानशी गोष्ट तरी कधी माझ्या हातून घडली का प्रत्यक्ष घडली नसेल पण या घरातलं वातावरण मात्र तुझ्या वर्चस्वानं इतकं भरून गेलं आहे की माझा स्वतःबद्दलचा अभिमान माझं स्वतंत्र अस्तित्व सारं सारं काही मला सोडून दूर जात आहे याची मला आता नीट कल्पना आहे एखाद्या एखाद्या शोभेच्या वस्तूपेक्षा देखील या घरात या घरात माझं अस्तित्व आता जास्त महत्वाचं राहिलं नाही मग तुम्हा पुरुषापेक्षा आम्ही बायका जास्त अंत करण्याचा असतो म्हटलं पाहिजे आपल्या नवऱ्यानं खूप खूप मोठं व्हावं अशी आम्हा बायकांना इच्छा असते तुमच्या मोठेपणात सुख मानून घेण्याचा निर्व्याज उदारपणा आम्हा बायकात असतो आणि तुम्ही पुरुष बायको आपल्यापेक्षा वरचढ झालेली पाहून तिचा तुम्हाला असह्य मच्छर वाटतो तिला खाली ओढून आणण्याची तुम्हाला तहान लागते किती दुबळे आहात तुम्ही आपल्या बायकोचा गौरव झालेला तुम्हाला पाहला नाही खरं देखील वाटत नाही मला हे इतके लोक आनंदात होते आणि मी मात्र आतले आत रडत होतो शो संपला आणि त्या गर्दीत लोक मला धक्के भुके मारी बाहेर पडत होते आणि तोंडानं तुझी वाखणी करत होते मी प्रत्यक्ष तुझा नवरा पण पण मला कुणी त्यावेळी पुत्र देखील विचारित नव्हतं काय काय झालं असेल मला त्यावेळी पण तुझ्याबरोबर जाऊन तुझ्या शेजारी बसणं मात्र मला असह्य झालं असतं केवळ केवळ तुझा नवरा म्हणून सगळे लोक माझ्याकडे पाहणार होते मला स्वतंत्र अस्तित्व नाही तू आहेस म्हणून मला लोक ओळखतात हे शल्य हे पुरुषाला कधीही सहन होणार नाही तू स्त्री आहेस तुला कळायचं नाही तू पहिल्यांदा होतीस तशी नुसती माझी बायको राहिली असतीस तर मी किती किती सुखी होतो पण आज आज तू मोठी झालीस पण माझं सारं सुख नाहीसं झालं समजले तुमच्या अंतकरणातला आज नवरा जागा झाला आहे बायकोची पायातली बहाण असली पाहिजे ह्या पुरुष जातीच्या अहंकारांना तुमच्या अंतकरणात बीज पेरलं आहे कुणाही पुरुषाला हेच वाटेल निसर्गाची रचना कशी आहे निसर्गाची नव्हे आम्हा स्त्रियांच्या आजपर्यंतच्या परावलंबी वृत्तीचा अपराध आहे हा आजपर्यंत तुमच्या नावानं मला लोक ओळखत नव्हते अमुक अमुकाची बायको म्हणून माझ्याकडे बोट दाखवित नव्हते त्यावेळी मी कुठं नाही तक्रार केली मला काय मन नव्हतं स्वतःचा अभिमान नव्हता पण आम्ही स्त्रिया हजारो वर्ष सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून राहत आला आहोत त्याचं प्रायचं अशा एखाद्या वेळी आम्हाला भोगावं लागतं त्यावेळी आम्हाला आमची चूक कळून येते आम्हा स्त्रियांना स्वतंत्र मत असताना स्वतंत्र वाचता नाही तुमच्या लौकिकाच्या प्रकाशात आम्ही चमकायचं त्यातच धन्यता मानून आयुष्य कंठायचं हीच तुम्हा साऱ्या पुरुष जातीची इच्छा मी तुमची बायको असून तुम्हाला माझं कौतुक झालं झालेला पाहलं नाही माझा गौरव झालेला पाहून तुम्हाला आनंद सुद्धा झाला नाही नवरा म्हणून झाला नाही इतर त्या चौघासारखा मी असतो तर मी सुद्धा तोंड फाटेपर्यंत तुझी स्तुती केली असते बस पुरे करा आता तुमच्या तोंडचा एक शब्द ऐकवत नाही मला आजपर्यंत मी तुमचा देवासारखा मान राखला जरा सुद्धा तुमच्या बाबतीत माझ्या हातून आगळी होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून जपत आले मी एवढा पैसा मिळवते आणि त्यामुळे तुम्हाला सुखात राहायला मिळत आहे असा विषय तुमच्या मनाला चुकून देखील वाटू नये याची मी अष्टोपहर काळजी घेत होते तुमच्याबद्दल तुमच्या आईबापांचा गैरसमज नाहीसा व्हावा म्हणून मी त्यांना इथं बोलावून घेतलं आणि त्यांची सगळी बोलणी सहन करून त्यांना आनंदी मनानं परत पाठवलं सगळं सगळं काही केलं कुणासाठी फक्त तुमच्या प्रेमासाठी तुमच्या माने स्वभावाची मला पूर्ण कल्पना होती पण जिच्याशी तुमची जन्माची घाट पडली आहे जी तुमच्या सुखदुःखात जिव्हाळ्याची भागीदारी झाली आहे तुमच्या श्वासोश्वासावर जी जगती आहे त्या तुमच्या प्रत्यक्ष बदल देखील तुमच्या अंतकरणात हा मत्सर आणि अहंकार दिसावा खरंच तुमच्यासारख्या सुशिक्षित नवऱ्यापेक्षा तुमच्या ओफर आई बापांना छटपटीने जास्त माणुसकी आहे त्यांना जे कळतं त्याच्या पासंगाला तुमचं ज्ञान पुरणार नाही होळी करून टाका तुमच्या ह्या बायकोच्या सद्गुणाची म्हणजे तुमचा पुरुष आत्मा शांत होईल पुढच्या पोराची देखील शपथ पाहिली नसती दूर हो ना पार्वती तुम्ही तरी सांगावं हो काही कुठं चाली भानू तिथं माणुसकी आहे अंतकरणाचा जिवंतपणा आहे तिथं तुमच्या बाप्पाच्या घरी दूर व्हा तुमच्याबद्दलच्या माझ्या साऱ्या भावना आता मेल्या आहे यापूर्वी तुमच्या नुसत्या निश्वासावर माझ्या शरीराच्या आणि मनाच्या हालचाली होत असतात पण आता तुम्ही केवढ्या कंठावाला मोडून मला इथं थांबायला सांगितलं हॅलो तरी मी इथं क्षणभर देखील थांबणार नाही हॅलो ज्या घरात स्त्रीला अडगळ एवढे देखील अस्तित्व नाही <laughs> ती स्त्री असल्या घरात राहण्यापेक्षा घराबाहेर पडला जास्त आनंद हॅलो भानू भानू भानू <laughs>